जाळ्यात गावलाय मासा कीर्तीच्या जाळ्यात गावलाय मासा याचा हो आता नाही भरोसा सुटका नाही कधी आहा जीव असा गुंतला हो जीव असा गुंतला शोधू कुठ प्रीत हरवली शोधू कुठ तिच्या विना मी जगू कस व्याकुळ प्राण प्रिये प्रिये प्रिये Shane जन्मांची साथ ही वादळ आणिक वीज ही बरसेल प्रेम हे न्यारे प्रियतमा साजणे कीर्तीच्या झाऱ्यात गावलाय मासा मासा याचा हो आता नाही भरोसा सुटका नाही कधी आहा जीव असा गुंतला हो, हो जीव असा गुंतला